Aditya Aditya DJ Akash DJ Akash DJ DJ DJ DJ आता बाय बाहेर का काय ऐकून घे ग गौरा मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू कसा रागानं बघतोय तुझ्या आईचा do about it? DJ Akash DJ Akash बघतोय ग तुझ्या आईचा नवरा तुझ्या आईचा नवरा चंच नवरा नवरा Eighty chip, eighty